स्कंद तिसरा अध्याय अठ्ठावीसावा अष्टांग योगाचा विधी श्री भगवान उवाच योगस्य लक्ष्मण लक्षणं वक्षे सबीजस्य नृपात्मजे मनो येन विधिना प्रसन्नं याति सत्पथम श्री भगवान म्हणतात हे माते आता मी तुला सबीज जे ध्येय स्वरूपाच्या आलंबनाने युक्त योगाचे लक्षण सांगतो त्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्म मार्गाकडे प्रवृत्त होते शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग करणे प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहणे विषय वासना वाढवणाऱ्या कर्मांपासून दूर राहणे संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणे पवित्र आणि परिमित आहार घेणे नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणे मन वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे सत्य बोलणे चोरी न करणे आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे तपश्चर्या करणे अंतर्बाह्य पवित्र राहणे शास्त्रांचे अध्ययन करणे भगवंतांची पूजा करणे मौन पाळणे उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणे मनाच्या सहाय्याने इंद्रियांना विषयापासून दूर करून हृदयात आणणे मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे नेहमी भगवंतांच्या लीलांचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे तसेच व्रतदानादी दुसऱ्या साधनांनी सुद्धा सावधानतेने प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावे प्रथम आसन जे साधावा नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन करावे त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा प्रथम डाव्या नागपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नागपुडीने रेचक करावा किंवा या उलट उजव्या नागपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नागपुडीने रेचक करावा यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल जसे वायू आणि अग्नीने तापवलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो त्याचे मन अतिशय लवकर शुद्ध होते म्हणून योगाने प्राणायामाने वातपित्तादी दोषांना धारणेने पापाला प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवद विमुख करणाऱ्या रागदेशादी दुर्गुणांना दूर करावे जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंतांच्या मूर्तीचे असे ध्यान करावे भगवंतांचे मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत शरीर नील कमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे त्यांनी हातामध्ये शंखचक्र आणि गदा धारण केली आहे कमलातील केसराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोभत आहे वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे आणि गळामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे वनमाला पायापर्यंत ओळत आहे तिच्या चारी बाजूंनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहेत अंग प्रत्यंगावर मौल्यवान हार कंकणे किरीट बाजूबंद आणि नुपूर इत्यादी अलंकार विराजमान आहेत कमरेला कमरपट्ट्याच्या लढी त्यांची शोभा वाढवित आहेत भक्तांचे हृदय कमल हेच त्यांचे आसन आहे त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर शांत स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत मोठी मनोहर मूर्ती आहे नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे त्यांचे पवित्र यश परमकीर्तनीय आहे आणि ते पुण्यश्लोक भक्तांचेही यश वाढवणारे आहेत अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगांसहित जोपर्यंत मन म्हणजे चित्त तेथून हटत नाही तोपर्यंत ध्यान करावे भगवंतांच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत म्हणून आपल्या आवडीनुसार उभे असलेले चालत असलेले बसलेले पहुडलेले किंवा अंतःकरणात स्थिर असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध भावयुक्त चिंताने चित्ताने चिंतन करावे अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल की भगवत स्वरूपात चित्त स्थिर झाले आहे तेव्हा त्यांच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवामध्ये लावावे सञ्चिन्तयेद्भगवतश्चरणारविन्दम् वज्राङ्कुशध्वजसरोरुहलाञ्छनाढ्यम् उत्तुङ्गरक्तविलसन्नखचक्रवालो ज्योत्स्नाभिराहतमहदृधयान्धकारम् यच्छौचनित्सृतसरिप्रवरोदकेन तीर्थेन मोर्ण्यधिकृतेन शिवः शिवोऽभूत् ध्याये ध्यायेच्चिरम् भगवतश्चरणारविन्दम् जानुद्वयं जलजलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः ऊर्वोर्निधाय करपल्लवरोचिषायत् संलालितम् हृदि विभोरभवस्य कुर्यात् ऊरु सुपर्णभुजयोरधिशोभमाना ओजो निधीयतसिका कुसुमाबभासौ व्यालम्बिपीतवरवाससिवर्तमान बिम्बम् नाभिहृदम् भुवनकोशगुहोदरस्थम् यत्रात्मयोनिधिषणाखिललोकपद्मम् व्यूढम् हरिन्मणिवृषस्तनयोरमुष्य ध्यायेद्वयम् विशदहारमयूखगौरम् वक्षोधिवासमृषभस्य महाविभूतेः पूंसाम् मनोनयननिवृत्तिमादधानम् कंठम च कौस्तुभमणेरधिभूषणार्थम् कुर्यान्मनस्यखिलोकनमस्कृतस्य बाहोश्च मन्दरगिरेः परिवर्तनेन निर्णिक्तबाहुवलयानधिलोकपालान् सञ्चिन्तयेद्दशशतारमसह्यतेजः शङ्खम् च तत्करसरोरुहराजहंसम् कौमोदकीम् भगवतो दयिताम् स्मरेत दिग्धामरातिभटशोणितकर्दमेन मालाम् मधुव्रतवरूथगिरोपघुष्टाम् चैत्यस्य तत्त्वममलम् मणिमस्य कण्ठे भृत्यानुकम्पितधियेह गृहीतमूर्तेः सञ्चिन्तयेद्भगवतो वदनारविन्दम् यद्वित्स्फुरन्मकरकुण्डलवलयितेन विद्योतितामलकपोलमुदारनाशम् यच्छ्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानम् भूत्यात् स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयमधीक्षिपदब्जनेत्रम् ध्यायेन्मनोमयमतन्द्रित उल्लसद्भ्रु तस्यावलोकमधिकम् कृपयाति घोर तापत् त्रयोपशमनाय निसृष्टमक्ष्णोः स्निग्धस्मितानुगुणितम् विपुलप्रसादम् ध्यायेच्चिरम् विततभावनया गुहायाम् शोकाश्रुसागर संहरेरवनताखिलोकतीव्र शोकाश्रुसागरविशोषणमत्युदारम् सम्मोहनाय रचितम् निजमाययास्य भ्रूमण्डलम् मुनिकृते मकरध्वजस्य ध्यानायनम् प्रहसितम् बहुलाधरोष्ठ भासारुणायिततनुद्विजकुन्दपङ्क्ति <coughs> ध्यायेत् स्वदेहकुहरे वसितस्य विष्णार् भक्त्यार्द्रयार्पितमनान पृथक् विदृक्षेत प्रथम भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान करावे ती वज्र अंकुश ध्वज आणि कमल या मंगलचिन्हांनी युक्त आहेत तसेच ती आपल्या उंच व लाल लाल शोभामय नखचंद्रमंडलांच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात ही चरणकमले धुतलेल्या पाण्यापासूनच जी नद्यांमधील श्रेष्ठ गंगा नदी प्रकट झाली होती तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे श्री महादेव अधिक मंगल झाले ती ध्यान करणाऱ्यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत भगवंतांच्या अशा चरणकमलांचे चिरकालपर्यंत चिंतन करावे नंतर भवभयहारी अजन्मा श्रीहरींच्या दोन्ही पिंढऱ्या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावे <clears throat> ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता सुरांनी वंदिलेल्या कमललोचना लक्ष्मी आपल्या मांड्यावर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवानी हळूहळू चुरत असते अळशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा गरुडाच्या खांद्यावर शोभणाऱ्या भगवंतांच्या मांड्यांचे ध्यान करावे त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे अशा टाचेपर्यंत नेसलेल्या पितांबराने आच्छादित नितंबाचे ध्यान करावे नंतर जेथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्व लोकमय कमळ प्रकट झाले अशा संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटावर असणाऱ्या नाभी सरोवराचे ध्यान करावे नंतर प्रभूंच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणाऱ्या दोन्ही स्थानांचे चिंतन करावे जे वक्षस्थळावर पडलेल्या मोत्यांच्या किरणांमुळे गौरणवर्णांचे दिसतात त्यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन व नेत्रांना आनंद देणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षस्थळाचे ध्यान करावे मग सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभ म्हणाल्या सुभोषित सुशोभित करणाऱ्या गळाचे चिंतन करावे समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावे ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत तसेच ज्याचे तेज असह्य आहे त्या सहस्त्र आर्यांच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या करकमळात राजहंसाप्रमाणे विराजमान असणाऱ्या शंखाचे चिंतन करावे मग प्रभूंच्या शत्रूंच्या रक्ताने माखलेल्या प्रभूंच्या आवडत्या कौमोदकी गदेचे भ्रमरांच्या गुंजारवाने निनादित वनमालेचे आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा जीवांच्या निर्मल तत्वरूप म्हणाचे ध्यान करावे त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच जेथे साकार रूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या सुडौल नासिकेने शोभणाऱ्या आणि झगमगणाऱ्या मकरकुंडलांच्या हलण्याने अतिशय चमकणारे निर्मल गाल असणाऱ्या मुखकमलाचे ध्यान करावे काळाभोर कुरळ्या केसानी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमराने सेवन केलेल्या व माशाच्या जोडीने युक्त अशा कमलपुष्पाला सुद्धा फिके करीत आहे अशा उन्नत भुवयांनी सुशोभित असणाऱ्या भगवंतांच्या मनोहर मुखारविंदाची मनामध्ये धारणा करून उत्साहाने त्याचे ध्यान करावे भगवंतांच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठीच प्रकट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतःकरणात दीर्घकाळ ध्यान करावे श्रीहरींचे हास्य शरणागत भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणाऱ्या अश्रूंना सुकविते तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठीच श्रीहरींनी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुवयांचे ध्यान करावे ध्यानासाठी योग्य तसेच ओठावरील अत्यधिक लालसर रंगामुळे कुंदकळ्यांसारख्या शुभ्र छोट्या छोट्या दातांवर लाली शोभणाऱ्या आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीहरींच्या खळखळवून हसण्याचे अत्यंत प्रेमाने ध्यान करावे अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छा करू नये अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्री हरींविषयी प्रेम उत्पन्न होते त्यांचे हृदय भक्तीने भरून येते आनंदातिरेकाने शरीर रोमांचित होऊ लागते उत्कंठाजनित प्रेमाश्रूंच्या धारात तो वारंवार आपल्या शरीराला न्हाऊ घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळाप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळूहळू ध्येय वस्तूपासून बाजूला सारतो जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेजतत्वामध्ये लीन होऊन जाते त्याचप्रमाणे आश्रय विषय आणि आसक्तीरहित होऊन मन शांत ब्रह्माकार होते ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहाधी उपाधीपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्यालाच सगळीकडे व्यापून असलेला पाहतो योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुखदुःख विरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी ज्या सुखदुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता त्याला आता तो अविद्यारूपी अहंकारात पाहतो जसे मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही तसे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे बसणे किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो त्याचे शरीर पूर्वजन्मींच्या संस्कारांच्या अधीन असते म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इंद्रियांसह जिवंत असतो परंतु ज्याला समाधीपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्याने परमात्मतत्वाला चांगल्या प्रकारे जाणले आहे तो सिद्ध पुरुष साऱ्या प्रपंचासह या शरीराचा स्वप्नात जाणवणाऱ्या शरीराप्रमाणे पुन्हा स्वीकार करीत नाही पुन्हा त्यात मी माझे पण ठेवित नाही जसे अत्यंत स्नेहामुळे पुत्र आणि धनामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा मानतो त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो जसे कोलित ठिणगी किंवा स्वतःपासून उत्पन्न झालेला धूर तसेच अग्निरूप झालेले लाकूड याहून अग्नी वेगळा आहे त्याचप्रमाणे भूत इंद्रिये अंतःकरण जीव आणि प्रकृती याहून साक्षी असलेला ब्रह्मसंज्ञक पुरुषोत्तम वेगळा आहे जसे देहदृष्टीने जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भिज चारी प्रकारचे प्राणी पंचभूत मात्र आहेत तसेच संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अनन्य भावाने व्यापलेले पाहावे जसा एकच अग्नी निरनिराळ्या लाकडात त्यांच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या आकाराचा दिसतो तसेच देव मनुष्यादी शरीरात राहणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न भिन्न प्रकारचा भासतो तस्मादिमाम स्वां प्रकृतीं दैवीं सदसदात्मिकां दुर्विभाव्यां पराभाव्य स्वरूपेणावतिष्ठते म्हणून भगवंतांचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणाऱ्या कार्यकारण रूपाने परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंतांच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात ब्रह्मरूपात स्थित होतो इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे कापिलेये साधनानुष्ठानं नाम अष्टाविंशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु